रामकृष्ण हरी प्रवचन अठ्ठावीस आणि भागवत स्कंध एक नऊ आणि एकतीस एकतीसावा श्लोक हा आपला विषय एकतीसावा श्लोक आहे भीष्माचार्य प्राणत्यागापूर्वी त्यांची अवस्था काय होती ते वर्णन करणारा हा श्लोक आहे विशुद्धया धारणया हताशुभा स्तदीक्षयैवाशु गतायुधव्य गतायुधव्यथः वृत्तीविभ्रम तुष्टावजन्यम विसृज जनार्दनम ही त्यांची अवस्था होती या श्लोकाचा अर्थ असा आहे त्यांच्या म्हणजे भीष्माचार्यांच्या शस्त्रप्रहारांच्या वेदना भगवंतांच्या दर्शनानेच तत्काळ नाहीशा झाल्या तसेच भगवन मूर्तीवर शुद्ध धारणा केल्याने सर्व अशुभही नष्ट झाले आता शरीर त्याग करण्याच्या वेळी त्याने आपल्या सर्व इंद्रियांच्या वृत्तींचा विलास रोखून आता शरीर त्याग करण्याच्या वेळी त्याने आपल्या सर्व इंद्रियांच्या वृत्तींचा विलास रोखून मोठ्या प्रेमाने भगवंतांच्या स्तुतीस सुरुवात केली बस एक श्लोक मी माझ्या आयुष्यात जर आचरणात आणला तर परत येणं नाही यद्गत्वा न निवर्तनते तद्दाम अगदी अगदी अगदी खात्रीपूर्वक सिद्धांत अत्यंत कठीण आहे परंतु निश्चित मार्ग सांगितलेला आहे निश्चित मार्ग आणि त्याचं उदाहरण भीष्माचार्य भीष्माचार्यांना मृत्यू कसा आला भीष्माचार्याने प्राणत्याग कसा केला ते या श्लोकात सांगितलेलं आहे एका श्लोकात आणि त्याचं चिंतन करायचं तुम्ही म्हणाल मृत्यूचं चिंतन हे जरा थोडस अभद्रच नाहीये का तुम्हाला माहिती आहे भागवता सॉरी गीतेमध्ये गीतेमधल्या तेराव्या अध्यायात ज्ञानी माणसाची लक्षण सांगताना ज्ञानी माणसाची ज्ञानी म्हणजे व्यावहारिक ज्ञानी नव्हे गणित फिजिक्स चित्रकला नृत्य नाट्य तबला म्हणजे ज्ञान नव्हे मग ज्ञानी माणूस म्हणजे कोण जो भगवत स्वरूपाला प्राप्त झालेला आहे तो ज्ञानी माणूस आणि त्या ज्ञानी माणसाची लक्षणं सांगताना तेराव्या अध्यायातल्या गीतेच्या आठव्या श्लोकात म्हटलेलं आहे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम अर्थ जन्म मृत्यू वृद्धत्व आणि रोग इत्यादीमध्ये दुःख व दोषांचा वारंवार आणि उत्तम प्रकारे विचार करणे हे ज्ञानी माणसाचं लक्षण सांगितलेलं आहे त्यामुळं मला मला मृत्यू याबद्दल चिंतन करणं अत्यावश्यक आहे काय हो मृत्यू म्हणजे कधीही आपण विचार करत नाही दस फार नो फर्दर काहीही पुढं नाही बस मी आज रात्री झोपतो परंतु मला उद्याचा दिवस आहे पुढं आहे परीक्षा दिली पुढचं वर्ष आहे प्रत्येक गोष्टीला पुढं पुढं पण इथं पुढं काहीही नाही बस संपलं आणि अशा संपलं या वेळेला मी काय करतो माझी अवस्था कशी असते किंवा असायला पाहिजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो बघा आपण याबद्दल चिंतन करून काहीतरी आपल्या जीवनात रुजवलं पाहिजे तुम्हाला ओला नारळ फोडलेला कधी प्रसंग आहे का तुमच्या ह्याच्यात नक्की असणार ओला नारळ पाण्याचा नारळ फोडल्यानंतर त्याचं खोबर त्या कवटीपासून कितीही प्रयत्न करा दूर होत नाही कितीही खोवा कितीही मशीन न काढा परंतु खोबर शेवटी काही अंश हा कवटीला चिकटलेलाच असतो काय घेतलं यापासून मी दुसरं उदाहरण हे तर फारच सुंदर आहे लोणच्याची बरणी आणा लिंबाचं लोणचं संपल्यानंतर ती बरणी काचेची किंवा प्लॅस्टिकची कामवालीकडे धुवायला टाका ती खळखळ खळखळ धुते कशी तरी आणि आणून टाकते त्याचं तेल गेलेलं नसतं त्याचा वास गेलेला नसतो त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात गरम पाणी घाला तेल जाईल वास जाणार नाही मग त्याच्यात सोडा घाला साबण घाला मोठ्या मुश्किलीनं साफ करा वारंवार साफ करा तरी सुद्धा वास हा लोणच्याचा पूर्णपणे जात नाही आता मला अत्यंत प्रामाणिकपणानं सांगा आणि विचार करा अशा थोडासा वासाचा अंश असणाऱ्या लोणच्याच्या बाटलीमध्ये तुम्ही केशर ठेवाल का नाही ठेवणार कारण केशराला त्याचा वास लागेल ही भीती तुम्हाला असते तसं माझ्या शरीरातला प्राण हे संतांच्या वचनावरून मी सांगतो आणि जी काही दासबोध ज्ञानेश्वरी वगैरे वगैरे सगळे संतांनी लिहिलेले ग्रंथ आहेत त्याच्या आधाराने आहे तस माझा शरीरातला प्राण दहा विभागात विभागून शरीरभर पसरलेला आहे तो प्राण घेऊन जाण्यासाठी यमाचे दूत येतात आणि दोरी फेकून किंवा काय जे असेल ते पुराणातल्या कल्पना या कल्पना बाजूला ठेवा पण प्राण घेण्यासाठी यमदूत येतात यमदूत ही पण गोष्ट बाजूला ठेवा कोणीतरी तुमचे प्राण काढून घेत कुठली तरी शक्ती प्राण काढून घ्यायचा प्रयत्न करते तुमचं शरीर माझं शरीर त्याला प्रचंड विरोध करतं ते खेचून घेतात आपण प्राण शरीरात राहण्याच्या प्रयत्नानं खेचून घेतो उलटे ही खेचा खेची प्रचंड प्रमाणावर चालते त्याच्या आपल्याला प्रचंड वेदना होतात आपला प्राण जात नाही प्राण जात नाही अशा या वेळी बर हे झालं हा झाला एक दृष्टिकोन मृत्यू कसा येईल हो काय सांगता येतं काही सांगता येतं मी आता शुद्धीवरती आहे प्रवचनाची एक पंधरा मिनिटं सगळे आवरावरी करून तयारी केली मनात भगवंतांचा विचार होता पण पण कृती काय होती जिथं मी प्रवचनाला बसणार ती स्वच्छ असावी वेळ जागा सगळी आणि ती स्वच्छ करण्याच्या व्यवधानात असताना जर मला अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू आला तर भगवंतांचं स्मरण होईल मी गाडीत बसून ड्रायव्हरच्या मागच्या सीटवरती बसून पुण्याला प्रवास करून जात होतो त्यावेळेला मी धर्मयज्ञ मासिकाचं प्रूफ तपासत होतो गाडी चालू होती कराडच्या पुढं हायवेला लागलेली होती आता एकदम माझ्या मनात विचार आला शेवटी समोर बसलेला आमचा पुकाळे नावाचा म्हातारा ड्रायव्हर मी म्हातारा माझा ड्रायव्हर म्हातारा आम्ही जण एकमेकांना पूरक असा हा म्हातारा ड्रायव्हर त्याला समजा काहीतरी एकदम झालं आणि त्याचा गाडीवरचा तोल सुटला आणि समोरच्या ट्रकवरती जाऊन गाडी आदळली समजा तर अशा क्षणी आलेल्या मृत्यूच्या वेळी मला भगवंतांचं स्मरण होईल का मी पुकाळे गाडी सांभाळा म्हणून ओरडेन गेला क्षण हो गेला सत्तर वर्ष फुकट गेली जर अंतकाळी स्मरण झालं नाही तर भगवत प्राप्ती नाही कितीही सुंदर अवस्थेत आहे अचानक हार्ट अटॅक आला कितीतरी वेळेला तुम्ही ऐकलं असेल हातात चहाचा कप होता पण तो चहा पिऊ शकला नाही गेला बायको आज चहा आणायला गेली परत येईपर्यंत प्राण नव्हते अशा या सेकंद कसा येईल हो और ऋषभदेव भगवंतांचा अवतार जंगलामध्ये वणवा पेटून त्या वणव्यात मेले ते कसा येईल मृत्यू काहीही सांगता येत नाही अशा या बेसावधपणे येणाऱ्या मृत्यूला सामोरं जाताना माझ्या मनात नीट नीट फार प्रामाणिकपणानं स्वतःला उत्तर द्यायचे कारण कोणीही या बाबतीत काहीही करणार नाही आणि परत वेळ नाही गेला काय हो शरीराचा मृत्यू कुठं जायचं डीप इन द डार्क कुठं काहीही माहित नाही अनुभव नाही शास्त्र सांगतो भगवंतांचंच स्मरण करा भगवंतांचंच स्मरण करा आणि प्रसंग तर असा आहे विलक्षण बर काय त्यावेळेला सोपं आहे का हो हार्ट अटॅक आला प्रचंड वेदना होत असतील प्रचंड वेदना होत असतील पहिल्यांदा आठवण येते मला तरी येईल अशी माझी खात्री आहे पहिल्यांदा मला माझ्या मुलांची आठवण येईल माझ्या बायकोची आठवण येईल खर्चाची आठवण येईल मला आता हे कुठेतरी मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार दोन पाच लाख रुपये खर्च होणार कोणी करायचा खर्च का करावा या वयात तिथं कोण असेल डॉक्टर माझी काळजी घेतील का ते निष्णात आहेत का निवड कुणी केली या हॉस्पिटलची एक का किती अनेक विचार अजूनही हे राहिले अजूनही ते राहिले आज मी उद्या अरे तुझा आयुष्याचा शेवटचा क्षण आला संपलं कशाला विचार करतोस बायकोचा नाही मुलाचा नाही कशाचाही विचार न करता मृत्यूला सामोरं जा असं भीष्माचार्य सांगतात आणि त्यांनी काय केलं एक श्लोक सगळं भागवत सांगून जातो सगळं भागवत जरी नाही ऐकलं हा एक श्लोक जर मी जीवापाड मेहनत करून समजून घेतला काय म्हणतात काय वर्णन केलेलं आहे भीष्माचार्यांचं निवृत्त सर्वेंद्रिय वृत्ती विभ्रम इंद्रियांच्या सर्व इंद्रियांच्या वृत्तींचा विलास रोखून आहे ताकद सर्व इंद्रियांच्या वृत्तींचा विलास रोखून मृत्यूला सामोरं जाण्याची ताकद आहे पहिल्यांदा आधी मला कुठं आणलंय कोण आहे माझी परिस्थिती कशी आहे मी जगेन का हे विचार मनात येतात डोळ्यानं काहीतरी वृत्ती कुठंतरी भरकटत असतात कानानं वृत्ती भरकटत असतात मनानं माझं सगळं गुंत शेअर मध्ये गुंतलेली असते अजूनही विल केलेलं नाही मृत्यूपत्र केलेलं नाही माझ्यानंतर घराचं आणि माझ्या प्रॉपर्टीचं काय होईल ही चिंता सतावते किती किती इंद्रियांच्या वृत्तींचा विलास काय रोखताय तुम्ही मला सांगता इन सर्व इंद्रियांच्या वृत्तींचा विलास रोखायचा तुम्ही एक एक उदाहरण घ्या उदाहरण घ्या कोणीतरी आनंद म्हणून नाव आता मी विसरलो माझ्या तोंडात आहे एक बुद्धिबळपटू आहे भारतातला नंबर एकचा आहे कसं खेळतात हो बुद्धिबळ पूर्ण पूर्णपणे त्यांच्या मनात बुद्धिबळाशिवाय त्या चालीशिवाय दुसरा विषय नसतो शंभर टक्के मनात मनात शंभर टक्के बुद्धिबळाच्या चालीचा विषय बस दुसरं काहीही नाही पण निदान बुद्धिबळाचा तरी विषय असतोच असतो पूर्णपणे मन रिकाम करणं शक्य आहे मनात काहीही विचार नाही आणि अशा मनात भगवंतांना स्थापित करणं भगवान शब्द देतात हो इथे शब्द दिलेला आहे तुम्ही सर्व इंद्रियांच्या वृत्तींचा विलास रोखा केवळ आणि केवळ मला तुमच्या मनात हृदयात बुद्धीत स्थापित करा तुमच्या वेदना मी दूर करतो काय तुम्हाला ऍक्सिडेंट झाला असेल हार्ट अटॅक असेल किडनी असेल लिव्हर असेल काय तुमचं दुखणं असेल त्या दुःख मी दूर करतो तुम्ही केवळ आणि केवळ मला स्थापित करा शक्य आहे शक्य आहे केव्हा येईल माहीत नाही कसा येईल माहीत नाही इंद्रियामध्ये इतके विषय भरलेले आहेत अजूनही हे राहिले अजूनही ते राहिले अजूनही हे करायचे अजूनही ते करायचे इतके विषय इतके विषय की भगवंतांचं स्मरण होणं केवळ आणि केवळ अहो आत्ता जागेपणी असताना जर तुम्हाला किंवा मला कोणी सांगितलं की आत्ता सकाळचे सहा वाजलेले आहेत बरोबर सकाळी दहा वाजता भगवंतांचं स्मरण कर निश्चित होणार नाही साडेदहाला होईल अकराला होईल पण दहाची वेळ मी गाठू शकणार नाही हे उत्तम प्रकारे शुद्धीवरती असताना जर असं होतं तर मृत्यूच्या क्षणी कसं स्मरण येईल विचार करणं आणि परत हो फार महत्वाची गोष्ट आहे संपलं उद्याचा दिवस नाही उद्याचा क्षण नाही परत करतो नाही बघूया प्रयत्न करतो नाही चुकलं माझं आता मी दुसऱ्या वेळेला नाही नाही काहीही नाही बस संपलं आणि म्हणून ज्ञानी माणसाची लक्षणं सांगताना म्हटलेलं आहे जन्म मृत्यू मृत्यू वृद्धत्व वृद्धत्व ही मृत्यूची चाहूल देणारी अवस्था आहे अशा वेळेला तुम्ही सतत याचं स्मरण करून त्याच्यापासून शिका आणि सावध व्हा बस बर भगवंतांचं तरी कुठलं रूप आणणार समोर भगवंतांचं स्मरण करायचं चतुर्भुज रूप किती वेळ स्मरण कराल मग भगवंतांचं स्मरण करायचं म्हणजे तरी नक्की काय करायचं पाहू आपण या स्तोत्राच्या द्वारे पुढच्या प्रवचनात रामकृष्ण हरी